वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा अधिक मासातील हे उपवासाचे महत्व हा अध्याय नववा आपण पाहून घेणार आहोत तर याप्रमाणे लक्ष्मी म्हणाली हे जगन्नाथा पूर्वाध्यायातील त्या सावित्रीचा पती आपला धनलोभ आणि कंजूसपणा सोडून पुढे तो सतत अन्नदानात आपले द्रव्य खर्च करू लागला ती त्याची उपरती म्हणजे भगवंताच्या सतत नामस्मरणाचे त्याच्या बायकोच्या व्रताचे फळच मानायचे त्याने भुजंगाला नकळत दूध दिले आणि मग सहस्र भोजनाच्या भोजनाचे अन्नदान केले आणि त्या अन्नदानाचे पुण्यही श्रेष्ठ तर आहेच पण अधिक मासात जर उपवास केले तर त्याचेही पुण्य थोरच असते असे तुम्ही मला सांगितले होते अशी महालक्ष्मी नारायणाला म्हणते तर म्हणते तर अशा उपवासाच्या पुण्याईबद्दल एखादी कथा असेल तर ती मला सांगा म्हणे आणि त्या लक्ष्मीच्या त्या इच्छेप्रमाणे मग श्री नारायणाने तिला एक कथा सांगायला सुरुवात केली ते म्हणतात नर्मदा तिरी महिष्मती नगरी एक विधवा श्रीनाथ राहत होती तिचे नाव होते चंद्रिका आणि तिला वैधव्य दशा म्हणजे ती विधवा होती आणि ती विधवा झाल्यावर तिने अधिक मासात ती स्नान दान व्रत नियम यथाशक्ती करायची पण एका अधिक मासात तिने महिनाभर संपूर्ण कडक उपवासाचे व्रत नियम पाळले आधीच ना आधीच ती नाजूक होती आणि अशा नाजूक असलेल्या चंद्रिकेच्या प्रकृतीवर त्या महिनाभराच्या उपवासामुळे आणि कडक नियमांमुळे खूपच मोठा परिणाम झाला ती इतकी कृश झाली इतकी बारीक झाली की तिला रस्त्याने नीट चालता सुद्धा येत नव्हते बसली की उठता येईना तरी पण ती तशीच दररोजच्या नियमाप्रमाणे भला पहाटे नर्मदेच्या तिरी जाऊन स्नानाला जायचे अधिक मासातील कृष्ण पक्षाचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी नित्यनियमाने भल्या पहाटेच त्या नर्मदेच्या न तिरी जाऊन चंद्रिका स्नानास गेली स्नान कसे तरी झाले तिचे परत घरी जाताना ती वाटेतच चक्कर येऊन पडली आणि तिला उठता येईना आणि ती ओरडू लागली तेवढ्या जवळच्या झोपड्यातून एक म्हातारी तिथे धावत आली तिने चंद्रिकेला सावरून उठून बसवले आणि नीट निहाळून पाहिले तर काय नवल झाले ते म्हणजे आहो चंद्राबाई अहो काय उदाशा करून घेतली म्हणे तुम्ही तुम्ही तर ओळखू बी ना म्हणे पण मला तरी ओळखा म्हणे नीट बघा म्हणे माझ्याकडं शांत व्हा म्हणे ते म्हातारीचे काळवळ्याचे बोलणे ऐकून ती क्षीण झालेली चंद्रिका हळू आवाजात म्हणाले कोण ग बाई तू मी काही ओळखले नाही म्हणे तुला ते अहो तुमचे धनी होते ना म्हणे तवा मी नव्हते का तुमच्या घरी कामाला आय म्हणते तुमची भांडीवाली मी तुमच्याकडंच नव्हते म्हणते कामाला म्हाताऱ्याने ती ओळख देताच त्या चंद्रिकाचे डोळे उघडले गईवरून ती म्हातारीच्या गाळ्यात हात घालून कणत कणत म्हणाली आता ओळखलं बरं म्हणते म्हणते जया किती ग म्हातारी झालीस काय तुझी दशा काय हा अवतार म्हणते म्हणते माझं मेलीचं राहू द्या म्हणते पण आधी तुमचं सांगा म्हणे मग ते म्हणते आणि हे तुम्हाला अकाळीच आलेला हे पण कशामुळं झालं म्हणे आणि त्या तुरी जयाच्या त्या प्रश्नावर चंद्रिका म्हणाली अगं बाई या अधिक मासात मी महिनाभर करत कडक उपवासाचे व्रत केले म्हणे पोटात अन्नाचा कणही नाही म्हणे त्यामुळे ही माई दशा झाली म्हणे मग ते म्हणते आहो मग कशाला एवढं कड कडक व्रत करायचं जीव जाळून कुठं देव भेटतो काय म्हणे उलट मग ते मरण लवकर येतं मग ते बरं चला उठा आता माझ्या झोपडीत चाला म्हणे जरासा भाकर तुकडा काहीतरी घ्या पाणी प्या उपास सोडा म्हणे म्हणजे तुम्हाला थोडीशी तरतार येईल मग ती म्हणजे मला थोडंसं ऐका म्हणते त्या जयाच्या त्या बोलण्यावर चंद्रिका उठून म्हणाली म्हणते नाही नाही जयाबाई मी व्रताचा भंग करणार नाही म्हणे काय वाटेल ते होऊ दे म्हणे मी काय खालं तर माझे उपवासाचे त्या व्रताचे लयाला जाईल म्हणे तुमचे ते पुण्य लयाला जाण्याऐवजी मला द्या म्हणे काय म्हणे तुमचं ते पुण्य लयाला जायच्याऐवजी मला द्या या जयाला द्या म्हणे तेवढंच पुण्य माझ्या पदरी पडलं म्हणते आम्हा गरीबाला कशाचं व्रत म्हणे आणि कशाचं पुण्य असे ती जया म्हणायला लागली मग ते सारी पंचायतच म्हणते चंद्राबाई हे तुमचं उपवासाचं थोडं तरी पुण्य मला आज द्याच म्हणे तुम्ही त्याच्यामुळे माझा या पापिनीचा उद्धार तरी होईल म्हणे आज ते मोठं पुण्य तुम्हाला लाभेल बघा म्हणे ते जय अशी म्हणू लागले त्या जयाच्या विनंतीला विनंती ऐकून चंद्रिकाबाई गोंधळून गेली त्यावेळी घडलेला हा अनपेक्षित प्रकार पाहून त्यापूर्वीच्या मोलकरीन बाईची ही आगळीच मागणी आणि हा अधिक मास ही सर्व त्या भगवान पुरुषोत्तमाचीच इच्छा दिसते म्हणे आणि त्याशिवाय ही अशी काही घटना घडलीच नसती म्हणे असा विचार चंद्रिकाच्या मनात आला तिला त्या जयाची दया आली आणि मग तिने झटकन निर्णय घेतला भरून आणलेल्या झारीतील नर्मदेचे पवित्र पाणी हातात घेऊन ती त्या जयाला म्हणाली तुळजाबाई मी अधिक मासात जे कडक उपवासाचे व्रत केले त्यातील फक्त एक दिवसाच्या उपवासाचे पुण्य मी तुम्हाला दान देते घ्या हे पाणी म्हणे हातात अशी ती चंद्रिकाबाई त्या जयाला म्हणली त्या तुरीजयाने ते दानाचे उदक आपल्या हातावर घेतले तेवढ्यात काय आश्चर्य झाले तिचा ध्येय दिव्य कांतिमान झाला ती स्वर्गातून एक विमान तेथे आले आणि विमानातील देवदूतांनी त्या तुरेजयाला सन्मानपूर्वक विमानात बसवले आणि चंद्रिकेला नमस्कार केला तिने आणि वरवर जाणाऱ्या विमानातून त्या तुरीजयाने हात जोडून चंद्रिकेला नमस्कार केला आणि आनंदाने ओरडली मग ते ओळख राहू दे मग चंद्राबाई लय उपकार झाले म्हणते मी येते म्हणे आता तो अघटित चमत्कार पाहून चंद्रिका आचार्याने थक्क झाली अधिक मासातील एका दिवसाच्या उपवासाची एवढी पुण्य येईल तर मग संपूर्ण महिनाभर कडक उप उपवासाचे केवढे हे फळ देवदूतांनी मला बरं का बरं त्या विमानात नेलं नाही म्हणे असा विचार करीत ती कशी बशी घरी गेली चंद्रिकेच्या मनात सारखा तोच विचार यायला पण उत्तर काही सापडत नव्हते त्यानंतर पाच अधिक महिने निघून गेले चंद्रिकेचे व्रत चालूच राहिले पुढे ती खरोखरच म्हातारी झाली चंद्रिका एकदा तीर्थयात्रेला काशी वाराणसी या क्षेत्रामध्ये गेली तिने गंगा स्नान केले तिथं काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले त्या क्षेत्राचे प्रदक्षिणा केल्या त्यावेळी आणखी एक चमत्कार झाला काशीनाथ नावाचा एक तरुण त्या चंद्रे चंद्राबाईच्या पुढे आला त्याने चंद्रिकेला वाकून नमस्कार केला आणि तो म्हणाला ओळखलं का बाई म्हणे मला तर चंद्रिका भांभावून म्हणाली नाही बाळ म्हणे मी काय ओळखलं नाही कोण आहे तू मग तो काशीनाथ म्हणाला चंद्राबाई मी आज जरी हा असा पुरुष दिसतो तरी माझा हा दुसरा जन्म आहे बार का म्हणे आणि मी तुमचे भांडेवाले मोल करीन तुरी होते म्हणे मी ते अधिक मासात तुम्ही नदीवर आंघोळ करून आल्यात ना वाटेत म्हणून पाडल्या होत्या म्हणे मी तुम्हाला उठवलं मग तुम्ही मला तुमच्या उपवासाचे एका दिवसाचे पुण्य दान दिले होते म्हणे त्या पुण्यामुळे मला विमान आलं आणि मी स्वर्गात गेले म्हणे नंतर काही दिवस मी स्वर्गाचं सुख भोगलं लगेच भगवंताने मला हा दुसरा जन्म दिला म्हणे या काशी क्षेत्रात आता मी काशीनाथ झालो म्हणे यात्रेकरूंना रस्ता दाखवण्याचे काम करीत असतो म्हणे मी तुमचे उपकार म्हणून हा जन्म मिळाला आज तुमचे या तापसीचे थोर दर्शन घडले म्हणे तुम्हाला येथे पाहताच मला माझ्या पूर्वजन्माचे सगळं ज्ञान आलं म्हणे त्या काशीनाथाने तो सारा वृत्तांत सांगताच आणि त्याने चंद्रिकेला थोर तापसी पुण्यवती म्हणताच तिला एकदम गैरवरून आले तिने काशीनाथाच्या गाळ्यात गळा घालून मोठ्याने हंबरडा फोडला ती आग जया मी अधिक मासातील फक्त एक दिवसाचे पुण्य तुला दान दिले आणि तेवढ्या पुण्याईने हा तुझा असा उदार झाला पण माझं काय गवणी तो देव मला अजूनही काही कसा पाहत नाही म्हणे माझ्याकडं अरे काशीनाथा कसा पाहत नाही म्हणे माझ्याकडं मग तेथेच काशीनाथाने महादेवाच्या पिंडी पिंडीची मोठ्या ताटाने स्थापना केली मंदिर बांधले मरेपर्यंत तो त्या चंद्रेश्वराचे दर्शन दररोज नित्यनेमाने घेत राहिले आणि शेवटी विष्णू भगवान म्हणाले लक्ष्मी अजूनही काशी क्षेत्राला जेव्हा तुम्ही जाल त्या थोर तापसीच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी असलेल्या चंद्रेश्वर लिंगाचे दर्शन आजही हजारो लोक घेत असतात म्हणे आता पुढे या दहाव्या अध्यायात मौन भोजनाचे महत्व आणि एक कथाही सांगणार आहे ती पण म्हणे तू चित्त देऊ नये अशी या चंद्रिकेची कहाणी आपण आज या नव्या अध्यायात आपण ऐकली सद्गुरुनाथ महाराज की जय